وما أبرئ نفسي إن النفس لأمارة بالسوء إلا ما رحم ربي إن ربي غفور رحيم मी काही आपल्या मनोवासनेला निर्दोष ठरवत नाही मनोवासना तर दुष्टाईसाठी प्रवृत्त करतच असते याखेरीज की एखाद्यावर माझ्या रबची कृपा व्हावी निसंशय माझा रब अत्यंत क्षमाशील आणि परम कृपाळू आहे وقال الملك ائتوني به أستخلصه لنفسي فلما كلمه قال إنك اليوم لدينا مكين أمين बादशानं सांगितलं त्यांना माझ्याजवळ आणा की जेणेकरून मी त्यांना आपल्यासाठी खास करावं जेव्हा युसुफ अल इस्लामनं त्याच्याशी बोलणी केली तेव्हा तो म्हणाला आता आपण आमच्यापाशी मानमराता राखता आणि आपल्या अमानतीवर पूर्ण विश्वास आहे قال اجعلني على خزائن الأرض إني حفيظ عليم युसुफ अल इस्लामनं सांगितलं देशाचे खजिने माझ्या स्वाधीन करा मी रक्षण करणाराही आहे आणि मला ज्ञानही आहे وكذلك مكنا ليوسف في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 निघण्याच्या वेळी त्यांनी सांगितलं आपल्या सावत्र भावाला माझ्याकडे आणावं पाप नाही काय की मी कशा प्रकारे माप भरून देतो आणि किती चांगला आदरातिथ्य करणार आहे जर तुम्ही त्याला आणलं नाही तर माझ्याजवळ तुमच्यासाठी अजिबात धान्य नाही इतकंच नव्हे तर तुम्ही माझ्या जवळपास देखील फिरकू नये قالوا سنراود عنه أباه وإنا لفاعلون त्यांनी सांगितलं आम्ही प्रयत्न करू की वडील त्याला पाठवण्यास राजी व्हावेत आणि आम्ही असं जरूर करू وقال لفتيانه اجعلوا بضاعتهم في رحالهم لعلهم يعرفونها إذا انقلبوا إلى أهلهم لعلهم يرجعون युसुफ अल इस्लामनं आपल्या गुलामांना इशारा केला की या लोकांनी धान्याच्या मोबदल्यात जो माल दिलेला आहे तो गुपचूप त्यांच्या सामानातच ठेवून द्या युसुफ अल इस्लामनं असं या आशेनं केलं की घरी पोचल्यावर आपला परत मिळालेला माल ते ओळखतील अथवा या औदार्यावर कृतज्ञ होतील आणि अजब नव्हे की पुन्हा त्यांनी परतावं فلما رجعوا إلى أبيهم قالوا يا أبانا منع منا الكيل فأرسل معنا أخانا نكتل وإنا له لحافظون أخانا نكتل وإنا له لحافظون जेव्हा ते आपल्या वडिलाजवळ गेले तेव्हा म्हणाले हे पिता यापुढे आम्हाला धान्य देण्यास नकार देण्यात आला आहे म्हणून आपण आमच्या भावाला आमच्याबरोबर पाठवून द्यावं जेणेकरून आम्ही धान्य घेऊन यावं आणि त्याच्या रक्षणाचे आम्ही जबाबदार आहोत قال هل آمنكم عليه إلا كما أمنتكم على أخيه من قبل فالله خير حافظا وهو أرحم الراحمين वडिलांनी उत्तर दिलं मी त्याच्याही मामल्यात तुमच्यावर तसाच विश्वास ठेवू काय जसा यापूर्वी त्याच्या भावासंबंधी ठेवला होता अल्लाह बेहतर रक्षक आहे आणि तो सर्वांपेक्षा जास्त दया करणारा आहे ولما فتحوا متاعهم وجدوا بضاعتهم ردت إليهم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 अल इस्लामच्या मनात जी एक शंका होती ती दूर करण्याकरता त्यानं आपल्या परीनं प्रयत्न केला निसंशय तो आम्ही दिलेल्या शिकवणीमुळे ज्ञानी होता परंतु बहुतेक लोक मामल्याच्या वास्तवतेला जाणत नाहीत ولما دخلوا على يوسف آوى إليه أخاه قال إني أنا أخوك فلا تبتئس بما كانوا يعملون हे लोक युसुफ अलाइस्लामच्या हुजुरात पोहोचले तेव्हा त्यानं आपल्या भावाला आपल्याजवळ वेगळं बोलून घेतलं आणि त्याला कळवलं की मी तुझा तोच भाऊ आहे जो हरवला गेला होता आता तू त्या गोष्टीचं दुःख करू नकोस जे हे लोक करत राहिले आहेत فلما جهزهم بجهازهم جعل السقاية في رحل أخيه ثم أذن مؤذن أيتها العير إنكم لسارقون जेव्हा युसुफ अल इस्लाम त्या भावाचं सामान लादवू लागला तेव्हा त्यानं आपल्या भावाच्या सामानात एक पेला ठेवून दिला मग एका पुकारणाऱ्यानं पुकारून सांगितलं की हे काफिलेवाल्यांनो तुम्ही चोर लोक आहात قالوا وأقبلوا عليهم ماذا تفقدون त्यांनी मागे फिरून विचारलं तुमची कोणती वस्तू हरवली आहे قالوا نفقد صواع الملك ولمن جاء به حمل بعير وأنا به زعيم सरकारी कर्मचाऱ्यांनी सांगितलं बादशाहचं माप आम्हाला सापडत नाही आणि त्यांच्या जमादारानं सांगितलं जो कोणी आणून देईल त्याच्याकरता एक उंटाचं उजव बक्षीस आहे याची मी हवी घेतो त्याच्या भाऊने सांगितलं अल्लाची शपथ तुम्हाला चांगलंच माहित आहे की आम्ही या देशात उपद्रव माजवण्यासाठी आलेलो नाही आणि आम्ही चोऱ्या करणारे लोक नाही त्यांनी सांगितलं पण तुमचं म्हणणं जर खोटं ठरलं तर चोराला काय शिक्षा आहे त्यांनी सांगितलं त्याची शिक्षा ज्याच्या सामानातून वस्तू निघेल त्याला स्वतःच आपल्या शिक्षेबाई ठेवलं जावं आमच्या इथे तर अशा जालिमांना शिक्षा देण्याची हीच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 येथून मुळीच जाणार नाही जोपर्यंत माझे वडील मला परवानगी देत नाहीत अथवा अल्लानेच माझ्यासंबंधी काही निर्णय द्यावा तो सर्वात बेहतर फैसला करणारा आहे ارجعوا إلى أبيكم فقولوا يا أبانا إن ابنك سرق وما شهدنا إلا بما علمنا وما كنا للغيب حافظين तुम्ही जाऊन आपल्या वडिलांना सांगा की हे पिता आपल्या सुपुत्रानं चोरी केली आहे आम्ही त्याला चोरी करताना पाहिलं नाही जे काही आम्हाला माहीत झालं आहे केवळ तेच आम्ही सांगत आहोत आणि परोक्षाची तर आम्ही निगाह राखू शकत नव्हतो واسأل القرية التي كنا فيها والعير التي أقبلنا فيها وإنا لصادقون आपण त्या वस्तीत लोकांना विचारून घ्यावं की जेथे आम्ही होतो त्या काफिल्याला विचारा ज्यांच्या समोर आम्ही आलो आहोत आम्ही आमच्या निवेदनात अगदी खरे आहोत قال بل سولت لكم أنفسكم أمرا فصبر جميل عسى الله أن يأتيني بهم جميعا إنه هو العليم الحكيم पित्यानं ती कथा ऐकून सांगितलं वस्तुतः तुमच्या वाचनेनं तुमच्यासाठी आणखी एक मोठ्या गोष्टीला सोपं बनवलं बरं तर मी याच्यावर देखील संयम ठेवीन आणि उत्तम प्रकारे ठेवीन काय दुरापास्त की अल्लानं त्या सर्वांना आणून भेटवावं तो सर्व काही जाणतो आणि त्याची सर्व कामं हिकमतीवर आधारित आहेत وتولى عنهم وقال يا أسفا على يوسف وابيضت عيناه من الحزن فهو كظيم मग तो त्यांच्याकडून तोंड फिरवून बसला आणि सांगू लागला की हाय युसुफ अल इस्लाम मनातल्या मनात त्याला दाटून येत होतं दुःखानं आणि त्याचे डोळे पांढरे झाले होते قالوا تالله تفتأ تذكر يوسف حتى تكون حرضا أو تكون من الهالكين मुलांनी सांगितलं अल्लाची शपथ आपण तर केवळ युसुफ अल इस्लामची आठवण करत असता आता पाळी अशी आली आहे की त्याच्या दुःखात आपण स्वतःला क्षीण करून टाकाल अथवा आपला प्राणच नष्ट कराल قال إنما أشكو بثي وحزني إلى الله وأعلم من الله ما لا تعلمون त्याने सांगितलं मी आपल्या त्रासाची आणि दुःखाची फिर्याद अल्लाशिवाय इतर कोणाकडे करत नाही आणि अल्लाशी जसा मी परिचित आहे तसे तुम्ही नाही يا بني اذهبوا فتحسسوا من يوسف وأخيه ولا تيأسوا من روح الله إنه لا ييأس من روح الله إلا القوم الكافرون माझ्या मुलांनो जाऊन युसुफ अल इस्लाम आणि त्याच्या भावाचा काही सुगावा घ्या अल्लाहच्या कृपेपासून निराश होऊ नका त्याच्या कृपेपासून तर केवळ काफिरच निराश होत असतात فلما دخلوا عليه قالوا يا أيها العزيز مسنا وأهلنا الضر وجئنا ببضاعة مزجاة وجئنا ببضاعة مزجاة فأوف لنا الكيل وتصدق علينا إن الله يجزي المتصدقين तेव्हा हे लोक मिस्रला जाऊन युसुफ अल इस्लामच्या हुजुरात दाखल झाले तेव्हा त्यांनी विनंती केली की हे सत्ताधीश सरदारा आम्ही आणि आमचे कुटुंबजन भयंकर संकटात आहोत आणि आम्ही काही शुल्लक पुंजी घेऊन आलो आहोत आपण आम्हाला भरपूर धान्य देण्याची मेहरबानी करावी आणि आम्हाला दान द्यावं अल्लाह दान देणाऱ्याला मोबदला देतो قال هل علمتم ما فعلتم بيوسف وأخيه إذ أنتم جاهلون हे ऐकून युसुफ अल इस्लामला राहलं नाही त्यानं सांगितलं तुम्हाला काही हे तरी माहीत आहे का की तुम्ही युसुफ अल इस्लाम आणि त्याच्या भावाशी काय केलं होतं जेव्हा तुम्ही नादान होता قالوا أئنك لأنت يوسف قال أنا يوسف وهذا أخي قد من الله علينا إنه من يتق ويصبر فإن الله لا يضيع أجر المحسنين ते चमकून म्हणाले अरे काय तुम्ही युसुफ अल इस्लाम आहात त्यानं सांगितलं होय मी युसुफ अल इस्लाम आहे आणि हा माझा भाऊ आहे अल्लाहनं आमच्यावर उपकार केले वस्तुस्थिती अशी आहे की जर एखाद्यानं इशू विरुद्ध आणि संयमानं वागले तर अल्लाजवळ असल्या नेक लोकांचा मोबदला वाया घालवला जात नाही त्यांनी सांगितलं अल्लाह शपथ की तुम्हाला अल्लानं आमच्या श्रेष्ठत्व प्रदान केलं आणि खरोखरच आम्ही अपराध करणारे होतो त्यानं उत्तर दिलं आज तुमची कसलीच पकड नाही अल्लाह तुम्हाला क्षमा करो तो सर्वात जास्त दया करणारा आहे اذهبوا بقميصي هذا فألقوه على وجه أبي يأت بصيرا وأتوني بأهلكم أجمعين जा माझा हा सदरा घेऊन जा आणि माझ्या वडिलांच्या तोंडावर टाका त्यांची दृष्टी परत येईल आणि आपल्या सर्व मुलाबाळांना माझ्याजवळ घेऊन या ولما فصلت العير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 केलं आणि मला गोष्टींच्या तळापर्यंत पोहोचवण्याचं शिकवलं पृथ्वी आणि आकाश बनवणाऱ्या तूच इहलोकात आणि परलोकात माझं वाली आहेस माझा शेवट इस्लामवर कर आणि परिणामांती मला सदाचारी लोकांबरोबर मिळव ذلك من أنباء الغيب نوحيه إليك وما كنت لديهم إذ أجمعوا أمرهم وهم يمكرون हे पैगंबर सल्लेला अलाय वसल्लम ही कथा परोक्षाच्या खबरीपैकी आहे जी आम्ही तुमच्याकडे दिव्य प्रकटन म्हणून पाठवत आहोत एरवी तुम्ही त्यावेळी हजर नव्हता जेव्हा इसू अल इस्लामच्या भावांनी आपापसात संगनमत करून कट केला होता परंतु तुम्ही मग कितीही इच्छा का करू नये यांच्यातून बहुतेक लोक मान्य करून घेणारे नाहीत वास्तविकपणे तुम्ही या सेवेबद्दल त्यांच्याकडून काही मोबदलाही मागत नाही हा तर एक उपदेश आहे जो जगतवासियांकरता आम आहे من آية في السماوات والأرض يمرون عليها وهم عنها معرضون पृथ्वी आणि आकाशात कित्येक निशाणे आहेत ज्यावरून हे जात असतात आणि थोडं देखील लक्ष देत नाही وما يؤمن أكثرهم بالله إلا وهم مشركون यांच्यापैकी बहुतेक अल्लाहला मानतात परंतु अशा प्रकारे की त्याच्याबरोबर ते इतरांना भागीदार ठरवतात أفأمنوا أن تأتيهم غاشية من عذاب الله أو تأتيهم الساعة بغتة وهم لا يشعرون हे समाधानी आहेत काय की अल्लाच्या प्रकोपाचं एखादं संकट यांच्यावर झडप घालणार नाही अथवा बेसावध असता कायमतची झटका अचानक यांच्यावर येणार नाही قل هذه سبيلي أدعو إلى الله على بصيرة أنا ومن اتبعني وسبحان الله وما أنا من المشركين तुम्ही यांना स्पष्ट सांगून टाका की माझा मार्ग तर हा आहे मी अल्लाकडे बोलवतो मी स्वतः देखील पूर्ण प्रकाशात आपला रस्ता पाहत आहे आणि माझे सोबते देखील आणि अल्लाह पाक आहे आणि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 तर जे ग्रंथ याच्यापूर्वी आलेले आहेत हे त्यांचंच प्रमाणित सत्य आहे आणि प्रत्येक गोष्टीचा तपशील आणि इमान आणणाऱ्यांकरता मार्गदर्शन आणि कृपा आहे अल्लाच्या नावाने जो मेहरबान दयावान आहे ربك الحق ولكن أكثر الناس لا يؤمنون अलिफ्लाम मीम रा या ईश्वरी ग्रंथाच्या आयती आहेत आणि जे काही तुमच्या रबकडून तुम्हाला उतरवलं गेलं आहे ते ऐन सत्य आहे पण तुमच्या लोकांपैकी बहुतेक लोक मानत नाहीत الله الذي رفع السماوات بغير عمد ترونها ثم استوى على العرش وسخر الشمس والقمر كل يجري لأجل مسمى يدبر الأمر يفصل الآيات لعلكم بلقاء ربكم توقنون तो अल्लाच आहे ज्यानं आकाशांना अशा आधारविना स्थापित केलं जे तुम्हाला दिसत असावेत मग तो आपल्या राजसिंहासनावर विराजमान झाला आणि त्यानं सूर्य आणि चंद्राला एका कायद्याच्या अधीन केलं या साऱ्या व्यवस्थेतील प्रत्येक वस्तू एका ठरलेल्या वेळेसाठी चाललेली आहे आणि अल्लाच या सर्व कार्याची तजवीज करत आहे तो निशाण्या उघड करून करून सांगतो कदाचित तुम्ही आपल्या रबच्या भेटीचा विश्वास बाळगावा आणि तोच आहे ज्यानं ही पृथ्वी पसरून ठेवली आहे हिच्यात पर्वतांच्या मेखा रोवल्या आहेत आणि नद्या प्रवाहित केल्या आहेत त्यानंच हरेक प्रकारच्या फळांच्या जोड्या उत्पन्न केल्या आहेत आणि तोच दिवसावर रात्र आच्छादित करत असतो या सर्व वस्तूंमध्ये मोठ्या निशाण्या आहेत त्या लोकांसाठी जे गंभीरपणे विचार करतात आणि पहा पृथ्वीवर वेगवेगळे भूभाग आढळतात जे एकमेकांशी संलग्न असलेले आहेत द्राक्षांच्या बागा आहेत शेत आहेत खजुरींची झाडं आहेत ज्यांच्यापैकी काही एकेरी आहेत आणि काही दुहेरी सर्वांना एकच पाणी सिंचित करतो परंतु चवीत आम्ही काहींना बेहतर बनवतो तर काहींना कमतर या सर्व वस्तूंमध्ये पुष्कळच्या निशाण्या आहेत त्या लोकांसाठी जे अकलेचा उपयोग करतात وإن تعجب فعجب قولهم أئذا كنا ترابا أئنا لفي خلق جديد أولئك الذين كفروا بربهم وأولئك الأغلال في أعناقهم وأولئك أصحاب النار هم فيها خالدون आता जर तुम्हाला आश्चर्य करायचं असेल तर आश्चर्य करण्यास योग्य लोकांचं हे कथन आहे जेव्हा आम्ही मरून माती होऊ तेव्हा काय आम्ही नव्यानं निर्माण केले जाऊ हे ते लोक आहेत ज्यांनी आपल्या रफशी कुफ्र केला आहे हे ते लोक आहेत ज्यांच्या मानेत जू अडकलेले आहेत हे जहन्नमी आहेत आणि जहन्नम मध्ये सदैव राहतील ويستعجلونك بالسيئة قبل الحسنة وقد خلت من قبلهم المثلات وإن हे लोक भल्यापूर्वी वाईटाकरता घाई करत आहेत वस्तुत यांच्यापूर्वी ज्या लोकांचं असं वर्तन राहिलं आहे त्यांच्यावर अल्लाच्या प्रकोपाचा धडा शिकवणारी उदाहरणं घडलेली आहेत वस्तुस्थिती अशी आहे की तुझा रब लोकांचं जुलूम असता देखील त्यांच्या बाबतीत डोळे झाक करतो आणि हेही सत्य आहे की तुझा रब कठोर शिक्षा देणार आहे ويقول الذين كفروا لولا أنزل عليه آية من ربه إنما أنت منذر ولكل قوم هاد हे लोक ज्यांनी तुमचं म्हणणं ऐकण्यास इन्कार केला आहे म्हणतात की या व्यक्तीवर याच्या रबकडून एखादी निशाणी का उतरली नाही तुम्ही तर केवळ सावध करणारे आहात आणि प्रत्येक जनसमूहासाठी एक मार्गदर्शक आहे